Listen to lesson number eighteen येरे येरे पावसा शाळा चालू आहे शिक्षक वर्गात शिकवत आहेत आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे आकाशात विजा चमकत आहेत ढग गडगडत आहेत आणि पाऊस कोसळतो आहे काही मुलं वर्गात येत नाही आहेत ती खुशाल पावसात खेळत आहेत काही मुलं गाणी म्हणत आहेत आणि ती सर्व मुलं पावसात भिजत आहेत मोहन पावसात भिजतो आहे सरिता पावसात भिजते आहे काही मुलं छत्र्या उघडत आहेत शिक्षक मुलांवर ओरडत आहेत बाहेर जाऊ नका पण मुलं ऐकत नाही आहेत आता गारा आहेत मुलं गारा आहेत आणि गाणं म्हणत आहेत येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा लिसन अँड रिपीट ये रे ये रे पावसा ये रे ये रे पावसा शाळा चालू आहे शाळा चालू आहे शिक्षक वर्गात शिकवता आहेत शिक्षक वर्गात शिकवता आहेत आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे आकाशात विजा चमकत आहेत आकाशात विजा चमकता आहेत ढग गडगडताहेत ढग गडगडताहेत आणि पाऊस कोसळतो आहे आणि पाऊस कोसळतो आहे काही मुलं वर्गात येत नाही आहेत काही मुलं वर्गात येत नाही आहेत ती खुशाल पावसात खेळत आहेत ती खुशाल पावसात खेळत आहेत काही मुलं गाणी म्हणत आहेत काही मुलं गाणी म्हणताहेत आणि ती सर्व मुलं पावसात आहेत आणि ती सर्व मुलं पावसात भिजताहेत मोहन पावसात भिजतो आहे मोहन पावसात भिजतो आहे सरिता पावसात भिजते आहे सरिता पावसात भिजते आहे काही मुलं छत्र्या आहेत काही मुलं छत्र्या आहेत शिक्षक मुलांवर ओरडताहेत शिक्षक मुलांवर ओरडताहेत बाहेर जाऊ नका बाहेर जाऊ नका पण मुलं ऐकत नाही आहेत पण मुलं ऐकत नाही आहेत आता गारा आहेत आता गारा आहेत मुलं गारा आहेत मुलं गारा आहेत आणि गाणं म्हणताहेत आणि गाणं म्हणताहेत ये रे पावसा ये रे पावसा तुला देतो पैसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स ही शाळा चालू आहे ही शाळा चालू आहे शिक्षक वर्गात आहेत शिक्षक वर्गात शिकवता आहेत बाहेर पाऊस पडतो आहे बाहेर पाऊस पडतो आहे आकाशात विजा चमकताहेत आकाशात विजा चमकताहेत आकाशात ढग आहेत आकाशात ढग गडगडत आहेत पाऊस कोसळतो आहे पाऊस कोसळतो आहे मुलं पावसात आहेत मुलं पावसात आहेत मुलं गाणी म्हणताहेत मुलं गाणी म्हणताहेत मुलं पावसात भिजताहेत मुलं पावसात भिजताहेत मोहन पावसात भिजतो आहे मोहन पावसात भिजतो आहे सरिता पावसात भिजते आहे सरिता पावसात भिजते आहे मुलं छत्र्या आहेत मुलं छत्र्या उघडताहेत शिक्षक मुलांवर ओरडताहेत शिक्षक मुलांवर ओरडताहेत आता गारा पडताहेत आता गारा पडताहेत मुलं गारा वेचताहेत मुलं गारा वेचताहेत मुलं वर्गात येत नाही आहेत मुलं वर्गात येत नाही आहेत मुलं ऐकत नाही आहेत मुलं ऐकत नाही आहेत हे गाणं म्हणा हे गाणं म्हणा येरे येरे पावसा येरे येरे पावसा तुला देतो पैसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा ये ग ये ग सरी ये ग ये ग सरी माझ मडक भरी माझ मडक भरी सर आली धावून सर आली धावून मडक गेल वाहून मडक गेल वाहून मी खुर्चीवर बसतो आहे मी खुर्चीवर बसतो आहे मी खुर्चीवर बसते आहे मी खुर्चीवर बसते आहे तू वहीत लिहितो आहेस तू वहीत लिहितो आहेस तू वहीत लिहिते आहेस तू वहीत लिहिते आहेस तो पुस्तक वाचतो आहे तो पुस्तक वाचतो आहे ती पुस्तक वाचते आहे ती पुस्तक वाचते आहे ते पुस्तक वाचत आहे ते पुस्तक वाचत आहे आम्ही चित्र काढतो आहोत आम्ही चित्र काढतो आहोत तुम्ही दार उघडता आहात तुम्ही दार उघडता आहात ते पंखा आहेत ते पंखा आहेत त्या पंखा आहेत त्या पंखा आहेत आपण वर्गात येतो आहोत आपण वर्गात येतो आहोत आपण अभ्यास करतो आहोत आपण अभ्यास करतो आहोत आपण गाणी म्हणतो आहोत आपण गाणी म्हणतो आहोत तुम्ही घरी जाता आहात तुम्ही घरी जाता आहात मी घरी जाते आहे मी घरी जाते आहे मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थी आहे तू विद्यार्थी आहेस तू विद्यार्थी आहेस तो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आहे ती विद्यार्थिनी आहे ती विद्यार्थिनी आहे ते पिल्लू आहे ते पिल्लू आहे आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही विद्यार्थी आहोत तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही विद्यार्थी आहात आपण विद्यार्थी आहोत आपण विद्यार्थी आहोत ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी आहेत ती पिल्ल आहेत ती पिल्ल आहेत क्वेश्चन आन्सर ड्रिल मी काय करतो आहे खुर्चीवर बस तुम्ही खुर्चीवर बसतो हात आता मी काय करतो आहे पुस्तक ठेव आता तुम्ही पुस्तक ठेवता आहात मी पुस्तक कुठे ठेवतो आहे टेबलावर तुम्ही पुस्तक टेबलावर ठेवता आहात आता मी काय करतो आहे खडू हातात घे आता तुम्ही खडू हातात घेता आहात आता मी काय करतो आहे फळ्यावर लिही आता तुम्ही फळ्यावर लिहित आहात आता मी काय करतो आहे फळा पूस आता तुम्ही फळा पुसत आहात मी काय करते आहे खिडकी जवळ जा तुम्ही खिडकी जवळ जात आहात मी काय करते आहे खिडकी उघड तुम्ही खिडकी उघडता आहात मी काय करते आहे खिडकी बंद कर तुम्ही खिडकी बंद करता आहात मी काय करते आहे जागेवर जा तुम्ही परत जागेवर जाता आहात आता मी काय करते आहे खुर्चीवर बस आता तुम्ही खुर्चीवर बसता आहात आपण काय करतो आहोत वर्गात ये आपण वर्गात येतो आहोत आपण वर्गात काय करतो आहोत मराठी बोल आपण वर्गात मराठी बोलतो आहोत आता आपण काय करतो आहोत धडा वाच आता आपण धडा वाचतो आहोत आता आपण काय करतो आहोत चित्र पहा आता आपण चित्र पाहतो आहोत आता आपण काय करतो आहोत वहीत लिही आता आपण वहीत लिहितो आहोत आपण वहीत काय लिहितो आहोत शब्द आपण वहीत शब्द लिहितो आहोत हे काय आहे खडू हा खडू आहे हा कोण आहे रमेश हा रमेश आहे खडू कुठे आहे रमेश जवळ खडू रमेश जवळ आहे रमेश काय करतो आहे फळ्यावर चित्र काढ रमेश फळ्यावर चित्र काढतो आहे रमेश पुस्तक वाचतो आहे का नाही रमेश पुस्तक वाचत नाही आहे रमेश रोज फळ्यावर चित्र काढतो का हो रमेश रोज फळ्यावर चित्र काढतो रमेश रोज फळ्यावर किती चित्र काढतो एक रमेश रोज फळ्यावर एक चित्र काढतो ह्या कोण आहेत लीलाताई ह्या लीलाताई आहेत लीलाताई कोण आहेत शिक्षिका लीलाताई शिक्षिका आहेत आता लीलाताई कुठे आहेत शाळेत आता लीलाताई शाळेत आहेत लीलाताई शाळेत काय करतात शिकव लीलाताई शाळेत शिकवतात लीलाताई शाळेत काय शिकवतात भाषा लीलाताई शाळेत भाषा शिकवतात आता लीलाताई शिकवत आहेत का हो आता लीलाताई शिकवत आहेत आता लीलाताई फळ्यावर लिहित आहेत का नाही आता लीलाताई फळ्यावर लिहित नाही आहेत आता त्या धडा आहेत आणि विद्यार्थी काय करत आहेत धडा ऐक विद्यार्थी धडा आहेत आता वर्गात किती विद्यार्थी आहेत पंचवीस आता वर्गात पंचवीस विद्यार्थी आहेत substitution drills substitute the underline word with the proper forms of the given words शिक्षक वर्गात शिकवता आहेत ये शिक्षक वर्गात येत आहेत चित्र काढ शिक्षक वर्गात चित्र काढताहेत पुस्तक वाच शिक्षक वर्गात पुस्तक वाचताहेत कविता म्हण शिक्षक वर्गात कविता म्हणताहेत ओरड शिक्षक वर्गात ओरडताहेत फळा पुस शिक्षक वर्गात फळा पुसता आहेत फळ्यावर लिही शिक्षक वर्गात फळ्यावर लिहिता आहेत पुस्तक उचल शिक्षक वर्गात पुस्तक उचलताहेत कागद फाड शिक्षक वर्गात कागद फाडताहेत Substitute the underlined noun with the given words. मुलं पावसात आहेत मोहन मोहन पावसात भिजतो आहे नलिनी नलिनी पावसात भिजते आहे तुम्ही तुम्ही पावसात भिजता आहात त्या त्या पावसात भिजताहेत काळे साहेब काळे साहेब पावसात आहेत मी मी पावसात भिजते आहे मी पावसात भिजतो आहे आम्ही आम्ही पावसात भिजतो आहोत आपण आपण पावसात भिजतो आहोत शीला आणि लीला शीला आणि लीला पावसात आहेत माधव आणि माधुरी माधव आणि माधुरी पावसात आहेत मुली मुली पावसात आहेत तू तू पावसात भिजतो आहेस तू पावसात भिजते आहेस राम आणि श्याम राम आणि श्याम पावसात भिजत आहेत मुलगे मुलगे पावसात भिजत आहेत मीनाताई मीनाताई पावसात भिजत आहेत transformation drill transform the following sentences into बाहेर पाऊस पडतो आहे बाहेर पाऊस पडत नाही आहे मुलं पावसात नाचताहेत मुलं पावसात नाचत नाही आहेत मी खुर्चीवर बसते आहे मी खुर्चीवर बसत नाही आहे श्रीकांत फळा पुसतो आहे श्रीकांत फळा पुसत नाही आहे ज्योती आणि सुमन पावसात नाचताहेत ज्योती आणि सुमन पावसात नाचत नाही आहेत शिक्षक मुलांवर ओरडत आहेत शिक्षक मुलांवर ओरडत नाही आहेत आकाशात विजा चमकत आहेत आकाशात विजा चमकत नाही आहेत बाहेर गारा पडताहेत बाहेर गारा पडत नाही आहेत विद्यार्थी आनंदाने नाचत आहेत विद्यार्थी आनंदाने नाचत नाही आहेत तुम्ही पुस्तक खाली ठेवता आहात तुम्ही पुस्तक खाली ठेवत नाही आहात सुशीलाबाई वर्गात शिकवत आहेत सुशीलाबाई वर्गात शिकवत नाही आहेत मुली वर्गात पुस्तक आहेत। मुली वर्गात पुस्तक वाचत नाही आहेत आम्ही गाणं म्हणतो आहोत आम्ही गाणं म्हणत नाही आहोत आपण वर्गात येतो आहोत आपण वर्गात येत नाही आहोत तू रेडिओ ऐकते आहेस तू रेडिओ ऐकत नाही आहेस transform the following sentences into the affirmative Mohan वर्गात अभ्यास करत नाही आहे मोहन वर्गात अभ्यास करतो आहे तू गाणी म्हणत नाही आहेस तू गाणी म्हणतो आहेस तू गाणी म्हणते आहेस ती वर्गात झोपत नाही आहे ती वर्गात झोपते आहे मांजर उंदीर खात नाही आहे मांजर उंदीर खात आहे आम्ही चहा पीत नाही आहोत आम्ही चहा पितो आहोत तुम्ही मराठी बोलत नाही आहात तुम्ही मराठी बोलता आहात आता पाऊस पडत नाही आहे आता पाऊस पडतो आहे सुशीला गडबड करत नाही आहे सुशीला गडबड करते आहे विजयाबाई मराठी शिकवत नाही आहेत विजयाबाई मराठी शिकवत आहेत ते पंखा बंद करत नाही आहेत ते पंखा बंद आहेत आपण पावसात भिजत नाही आहोत आपण पावसात भिजतो आहोत शिक्षक फळ्यावर चित्र काढत नाही आहेत शिक्षक फळ्यावर चित्र आहेत मधुकर फळा पुसत नाही आहे मधुकर फळा पुसतो आहे तू खिडकी उघडत नाही आहेस तू खिडकी उघडतो आहेस तू खिडकी उघडते आहेस आम्ही कागद फाडत नाही आहोत आम्ही कागद फाडतो आहोत listen to the conversation Shyam तू काय करतो आहेस मी वहीत लिहितो आहे सुमन तू काय करते आहेस मी सुद्धा वहीत लिहिते आहे मंगला श्याम आणि सुमन काय करत आहेत श्याम आणि सुमन वहीत लिहित आहेत मुलानो तुम्ही काय करता आहात आम्ही पुस्तक वाचतो आहोत मुलीनो तुम्ही काय करता आहात आम्ही सुद्धा पुस्तक वाचतो आहोत शीला नीला पुस्तक वाचते आहे का नाही नीला पुस्तक वाचत नाही आहे नीला तू काय करते आहेस मी चित्र पाहते आहे माधुरी नीला गडबड करते आहे का नाही नीला गडबड करत नाही आहे नीला चित्र पाहते आहे रमेश तू काय करतो आहेस मी अभ्यास करतो आहे <laughs>